अध्याय दोनशे तेविसावा बली व इंद्र यांचा संवाद युधिष्ठिर म्हणाला पितामह राजाला कोणत्या प्रकारची बुद्धी झाली म्हणजे तो कालदंडाने चूर होऊन जातो व राजभ्रष्ट होऊन भूमीवर फिरू लागतो ते मला सांगा भीष्म म्हणाले याविषयी इंद्र आणि विरोचनपुत्र बली यांमध्ये झालेला एक प्राचीन संवाद इतिहास म्हणून सांगत असतात तो असा पूर्वी सर्व असुरांचा पराभव केल्यानंतर इंद्र ब्रह्मदेवाकडे आला आणि नमस्कार करून हात जोडून बली कोठे आहे असे विचारू लागला तो म्हणाला हे ब्रह्मन ज्याने कितीही द्रव्यदान केले तरी ज्याचे द्रव्य कमी होत नाही तो बली मला अद्याप मिळाला नाही यास्तव तो बली कोठे आहे ते मला सांगा तो वायू आहे काय वरुण आहे काय रवी आहे काय चंद्र आहे काय सर्व प्राण्यांना ताप देणारा अग्नी तोच आहे काय किंवा तो जल आहे काय अस्ताला पावणारा आणि उदय पावून दिशाना प्रकाशित करणारा असा जो आहे तोच बली काय निरलसपणे वेळेवर वृष्टी करणारा बलीच काय तो बली मला अद्याप मिळाला नाही यास्तव ब्रह्मन बली कोठे आहे हे मला सांगा ब्रह्मदेव म्हणाला इंद्रा बली संबंधाने तू मला प्रश्न करीत आहेस हे बरे नाही पण प्रश्न केल्यानंतर खोटे सांगू नये असे आहे म्हणून सांगतो इंद्रा ओसाड अशा एखाद्या ग्रहामध्ये उंट गायी घोडे अथवा गर्धव यांच्या जातीपैकी जो एखादा श्रेष्ठ प्राणी असेल तोच बली होय इंद्र म्हणाला ब्रह्मन त्या ओसाड ग्रहामध्ये जर माझी व बलीची गाठ पडली तर मी त्याचा वध करावा किंवा न करावा ते सांगा ब्रह्मदेव म्हणाला इंद्रा बलीचा वध करू नको कारण तो वधाला पात्र नाही <clears throat> यास्तव इंद्रा तू त्याचकडे जाऊन त्याला स्वेच्छेने नीतीविषयक प्रश्न कर भीष्म म्हणाले याप्रमाणे भगवान ब्रह्मदेवाने सांगितल्यानंतर श्रीमान इंद्र ऐरावताच्या स्कंद प्रदेशावर आरोहण करून पृथ्वीवर फिरू लागला तेव्हा गर्धबाच्या वेशामध्ये असलेला बली ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे एका उसाड ग्रहामध्ये त्याला दिसला तेव्हा इंद्र त्याचपाशी जाऊन म्हणाला हे दनुकुलोत्पन्ना तू गर्धवयोनीमध्ये योनीमध्ये उत्पन्न होऊन कोंडा खात राहिलेला आहेस तुला प्राप्त झालेली ही गर्धव यो गर्धव योनी अतिशय निकृष्ट प्रकारची आहे तेव्हा या संबंधाने तुला वाईट वाटते किंवा नाही तुझी संपत्ती नष्ट झाली आहे मित्र नाहीसे झाले आहेत सामर्थ्य आणि पराक्रम यांनी तुला सोडले आहे आणि तू शत्रूच्या अधीन झालेला आहेस हे तुझे स्वरूप पूर्वी केव्हाही दृष्टोत्पत्तीस न आलेले असे आहे पूर्वी हजारो वाहनातून आपल्या ज्ञातींना बरोबर घेऊन तू लोकांना ताप देत फिरत होतास त्यावेळी आम्ही तुझ्या खिसगंटीतही नव्हतो सर्व दैत्य तुझ्या आज्ञेत वागत होते आणि तुझ्या आज्ञेची प्रतीक्षा करीत तुझ्या मुखाकडे दृष्टी लावून राहिलेले होते ज्यावेळी तुझे ऐश्वर होते त्यावेळी भूमीमध्ये नांगरल्या वाचूनच धान्य पिकत असे तुझे ऐश्वर्य पूर्वी अशा प्रकारचे असून आज तुला अशी विपन्न स्थिती प्राप्त झाली आहे यामुळे तुला दुःख होत आहे किंवा नाही पूर्वी तू समुद्राच्या पूर्वतीरावर इष्ट विषयांचा उपभोग घेत राहिला होतास आणि आपले द्रव्य आपल्या आपृत मित्रांना विभागून देत होतास त्यावेळी तुझ्या मनाची स्थिती काय होती तसेच ऐश्वर्याने शोभायमान असलेल्या अशा तुझ्या पुढे सुवर्णतुल्य कांती असलेल्या व कमलमाला धारण करणाऱ्या हजारो देवस्त्रिया अनेक वर्षेपर्यंत विहारकाली नृत्य करीत होत्या त्यावेळी तुझ्या मनाची स्थिती काय होती आणि आज काय आहे त्यावेळी तुझवर रत्नांनी विभूषित असलेले सुवर्णांचे मोठे छत्र होते <clears throat> सहा हजार गंधर्व सात टोळ्या करून त्यावेळी तुझ पुढे नृत्य करीत होते त्यावेळी तू यज्ञ करीत होतास व त्यात तुझा प्रचंड असा सुवर्णमय यज्ञस्तंभ होता त्या यज्ञामध्ये प्रत्येक वेळी एक हजार याप्रमाणे लागोपाठ एक लक्ष गायी तू दान केल्या होत्यास त्यावेळी तुझी बुद्धी कोणत्या प्रकारची होती जेव्हा तू दीक्षा घेऊन शम्याक्षेप संज्ञक विधीच्या अनुरोधाने सर्व पृथ्वीवर फिरलास तेव्हा तुझ्या अंत्यकरणात काय काय विचार होते हे असुराधिपते सांप्रत तुझी झारी छत्री पंखा आणि ब्रह्मदेवाने तुला दिलेली माळ ही कोठे दिसत नाही बली म्हणाला इंद्रा तुला माझी झारी छत्री आणि पंखा ही दिसत नाहीत आणि ब्रह्मदेवाने मला दिलेली माळही तुझ्या दृष्टीस पडावयाची नाही इंद्रा माझ्या ज्या रत्नासंबंधाने तू प्रश्न करीत आहेस ती सर्व मूल प्रकृतीमध्ये लीन होऊन गेली आहेत आता जेव्हा माझा अनुकूल काल येईल तेव्हा ती तुला दिसतील इंद्रा तू ऐश्वर्यामध्ये आहेस आणि मी ऐश्वरहीन आहे अशा स्थितीत तू माझ्या संबंधाने वल्गना करू इच्छित आहेस हे काही तुझ्या कुलाला अथवा कीर्तीला साजेसे नाही आत्मज्ञान झालेले व त्यामुळेच तृप्त होऊन राहणारे क्षमाशील विद्वान सत्पुरुष हे दुःख प्राप्त झाले म्हणून कष्टी होत नाहीत आणि अभ्युदय झाला म्हणून आनंदही पावत नाही परंतु इंद्रा तुझी बुद्धी निकृष्ट प्रतीची आहे म्हणूनच तू अशी बडबड करीत आहेस पण पुढे जेव्हा तुला माझ्यासारखी स्थिती प्राप्त होईल तेव्हा तुझ्या तोंडातून शब्दही निघणार नाही ओम तात्सर